श्रीराम समर्थ पंचिका बारावी समास तिसरा अकर्तृत्व निरूपण व्यापार सहजपणे होत असताही समाधी अणुमात्रही भंग पावत नाही तिन्ही अवस्थांचे विकार त्या तीन अवस्था असतानाच संपतात सत्वगुणाचा अंश अंतःकरण हे भोगता आहे रजोगुणाचा अंश इंद्रिये ही साधने आहेत आणि तमोगुणाचा अंश विषय हे कार्य आहे म्हणजे गुणच गुणांचे सेवन करतात पण हे सर्व विकार बुद्धीचे होत प्रतिबिंबालाही कधी भोक्तृत्व येत नाही मग मुख्य बिंब अलिप्त असते हे काय सांगायला पाहिजे एका लाटेवर दुसरी लाट येते एक मरते दुसरी मारते पण पाण्याला दुसरी अवस्था नसते असो लाटांमध्ये पाणी असते किंवा ज्वाळांमध्ये अग्नी असतो त्याप्रमाणे अंतर्बाह्य इंद्रियांमध्ये आणि विषयांना आत्मा व्यापून असतो अग्नीपेक्षा जे वेगळे असतील ते अग्नीबरोबर जळून जातील पण अग्नीच अग्नीच्या ज्वालेने कसा काय जळून जाईल लाटेमुळे पाण्याला हुडहुडी येत नाही त्याप्रमाणे ज्ञानी माणसाला इंद्रियांच्या व्यापारांनी बाधा होत नाही प्राण वाहत असतात ते येतात आणि जातात त्यांच्या या गमनागमनामुळे त्यांचे हे वाहणे समजते ते एकाच जागी असते तर त्यांच्यात गमनगती निर्माण होणार नाही कानाने सर्व शब्द ऐकू येतात एका स्वरात पन्नास मात्र अंतर्भूत आहेत पण शब्द आकाशात उत्पन्न होतो आणि आकाशातच विरतो तर त्यामध्ये बोलणारे कोण कानाने कोणाला ऐकले त्याप्रमाणे ज्ञानी माणसाला सुद्धा ऐकू येऊन सुद्धा न ऐकल्याप्रमाणे होते वायू त्वचा स्पर्श हे खरोखर भिन्न असते तर ज्ञानी माणसाला स्पर्श विषयाचे ग्रहण होईल पण तो स्पर्शामध्ये किंवा स्पर्श विषय पदार्थामध्ये सर्वत्र आपणच दाट भरून राहिला आहे मग स्पर्श अथवा स्पर्शाची कृती कोणी कोणाला करायची माशी कोठे बसत नाही तिला पवित्र आणि अपवित्र याचे काय डोळ्याला सर्व दिसत असले तरी त्यामुळे तो पदार्थ उष्टा होत नाही कारण डोळा तेजामुळे पाहतो पदार्थात भासण्याचा म्हणजे दिसण्याचा गुणधर्म कोणाचा सर्वच त्रिपुटीमध्ये आत्मा दाट असा व्यापून राहिला आहे तेथे वेगळेपणा कसा राहील हे वेगळे कसे काढावे कोणी कोणाला पाहावे अशा तऱ्हेने स्वाभाविकच ज्ञात्याचे पाहणेही न पाहणेच असते रस रसना रसज्ञ या तिन्हींना एक क्षणभर सुद्धा वेगळे काढता येणार नाही सर्व ठिकाणी एकच जलतत्व एक रूपाने विभागलेले असते अन्न जल आणि गोडी यांना वेगळे वेगळे कोण काढेल या तिन्ही गोष्टी सच्चिद रूप पाहिल्यानंतर अर्ध सुद्धा वेगळ्या राहू शकत नाहीत गुळाने गुळ खाल्ला किंवा पाण्यानेच पाणी पिऊन टाकले पण भिन्नत्व नसल्याकारणाने या गोष्टी संभवत नाहीत द्वैताची उत्पत्ती झाली नसताना सर्व रसांचे सेवन केले तर भोजन आणि उपवास त्या पुरुषाला सारखेच की पृथ्वीचा गंध हा गुण होय घ्राण म्हणजे नाक हा भूमीचाच अंश आहे दोन्ही एकच पण त्यांच्या एकरूपाचे विभाजन होऊन त्याचे दोन प्रकार झाले अश्विन कुमार हाच मध्ये फक्त नावाचाच फरक आहे या सर्वांना व्यापून आत्मा आकाशाप्रमाणे स्वतंत्रच होय कापराने कापराचा सुगंध घ्यावा किंवा नाकाचा गंध नाकानेच घ्यावा या दोन्ही क्रियात भिन्नपणाचा काहीच संबंध नसल्याने गंध हा विषय कसा होईल अशा प्रकारे कर्मेंद्रिये स्वविषयांच्या ठिकाणी प्रवृत्त होत असली तरी नामरूपा वाचून विषयाला विषयत्व वेगळे असे काही आहे का आपलाच आवाज पडसादाप्रमाणे उठतो पण मूळ नाद आणि त्याचा पडसाद यांच्या शब्दावलीमध्ये काही भेद निर्माण होतो का आरशामध्ये आपलेच प्रतिबिंब पाहावे तेव्हा दृश्य द्रष्टा असे दोन भिन्न दिसतील पण त्या एकच व्यक्ती आहेत का त्या दोन भिन्न व्यक्ती आहेत याचा विचार करा त्याप्रमाणे भोग्य भोगता आणि साधन या तिन्ही गोष्टी भासत असल्या तरी एकच आहेत फेस बुडबुडे आणि लाटा या तीन गोष्टी म्हणजे एकच पाणी असते एकपणा न मोडता त्या गोष्टी भिन्न भिन्न दिसल्या तरी त्यांचे साजरे पण एकच असून दुणावले असे फार तर म्हणता येईल चंदनाला सुगंधाने वेढले की चंदनालाच सुगंधाचे रूप आले दोन्ही एकच एकच चंदन असूनही दोन प्रकारचा भासला असे म्हणता येईल समुद्रात पाणी असूनही मेघ लोकोपकारासाठी ते आणते मेघात आल्यामुळे त्या पाण्याला दुसरे कोणते नाव द्यावे पाण्याच्याच धारा सर्वत्र कोसळत असतात पृथ्वी व्यापून नद्या वाहत असतात सर्वत्र पाणी एकच असते ते परत समुद्राला मिळते त्याचा पाणीपणा नष्ट होत नाही तेव्हा पाणी आले पाणी गेले असे बोलणेही व्यर्थ ठरते मन वायूपासून निर्माण झाले आणि आकाशात राहिले पण दोन्ही कारणांना सोडून मन अन्यत्र कोठे गेले काय हिंदण्याने त्याला कष्ट होत असतील पण ते आकाशाच्याच पोटात असते ते गेले आले तरी शेवटी जागच्या जागीच राहते कुंभाराच्या चाकावर माशी बसली चक्राचे भ्रमण सुरू झाल्यावर ती चक्रासारखी दिसली तरी ती जशीच्या तशी आढळत असते मनाचेही तसेच आहे प्राण वायूला सोडून जात असता मनालाच मनातच राहून मनाला प्रौढी म्हणजे मोठेपणा वाटत असती तर गमनागमन इत्यादी भाषा सुखाने वापरता आली असते पण तसे होत नाही पक्षाच्या पायाला दोरी बांधून तो हातावर ठेवता येतो तेथून तो उडेल पण हाताला सोडून जात नाही हे असो मन कल्पना करते सूक्ष्माला जड स्वरूप येते मनाचेच दोन्ही विषय पण दोन्हीही एकच त्यांना फक्त दोन भिन्न नावे असतात एकच वस्तू दोन ठिकाणी होताच भोग्य कोण आणि भोगता कोण वरून द्वैत दिसत असले तरी ते मिथ्याच असते वस्तुत जाणे येणे या दोन्ही क्रिया येथे संभवत नाहीत विषयांना सुद्धा विषयत्व येत नाही तेव्हा द्वैतच नसल्यामुळे कोणी कोणाला भोगावे याच अनुभूतीचे पुढे वर्णन केले आहे ज्ञात्याचा देह व्यापार करत असला तरी त्याचे निश्चलत्व जसेच्या तसे राहते इति श्रीमत आगमसारे उपनिषद तात्पर्यानुसारे अकर्तृत्व निरूपण प्रकारे तृतीय समासः श्रीराम समर्थ